आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हा दिवस सोन्याचा का कारण आजच्या दिवशी अमृताचा मेघ बरसलेला आहे कोणत्या रूपाने आणि कोणत्या अर्थाने आता परमेश्वराची भेट झालेली आहे वियोग संपलेला आहे तो जो अत्यंत उन्मत्ता शरीतीचा आनंद भक्ताच्या अंतःकरणामध्ये उचंबळून आलेला आहे त्याची अभिव्यक्ती या शब्दांच्याद्वारे ज्ञानेश्वरांनी केलेली आहे हा दिवस साधा नाही हा दिवस सोन्याचा आहे अत्यंत मौल्यवान दिवस आपल्या आयुष्यामध्ये उगवलेला आहे की आज मेघ बरसतोय आणि हा मेघसुद्धा साधा नाही अमृताचा वर्षाव करणारा मेघ आहे कशामुळे अमृताचा वर्षाव केला याचं कारण असं आहे की ज्यासाठी आयुष्य सगळं आसावलेलं होतं तो क्षण आज उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय असा धन्यतेचा दिवस आज उगवलाय हरी पाहिला रे हरी पाहिला रे सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी आज प्रत्यक्ष हरिदर्शन झालेलं आहे या हरिदर्शनाचा आनंद आहे जो विटेवर उभा आहे तो वनमाली विटेवर उभा आहे अशा त्या उभ्या असलेल्या परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन संतांच्या सहवासामध्ये आपल्याला झालेलं आहे जणू असं वाटतं की संतांच्या या पवित्र सहवासामध्ये आत्मारामाचंच प्रगटीकरण झालेलं आहे खरा परमेश्वर कोणता आहे त्याची प्रतीती आज आलेली आहे जणू विटेवर कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग आणि संतांच्या सहवासाच्या अनुग्रहाने अंतःकरणामध्ये प्रगट झालेला पांडुरंग या दोघांची एक रूपता प्रत्ययाला आल्याचा आनंद ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये प्रगट केलेला आहे कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू हा कसा आहे परमात्मा हा कृपेचा महासागर आहे हा फक्त कृपाच करतो आणि याच्या कृपेला अंत नाही इतकी अथांग कृपा करतो करुणा करू आहे तो आपल्याबद्दल भक्तांबद्दल कणव बाळगणार आहे करुणा बाळगणार आहे असा हा परमेश्वर बाप रुक्मादेवीवरू ही ज्ञानेश्वरांची नाममुद्रा आहे या नाममुद्रेवरून ज्ञानेश्वरांच्या कवितेचं वेगळेपण एकदम आपल्या लक्षात येतं कोण आहे तो बाप रुक्मादेवीचा वर जो आहे तो सर्वश्रेष्ठ अशा रीतीचा पिता आहे त्या पित्याच्या साक्षीने ज्ञानेश्वर आपल्या कवितांना जन्म देत असतात असं आपल्याला दिसतं सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनू वर्षे अमृताचा घनुआजी सोनियाचा दिन हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनु आजी सोनियाचा दिनू सबाह्या व्यापक मुरार माझी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घन आधी सोनियाचा देणू बरवा समागम प्रगटला

बाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिनारे हरी पाहिनारे रे अजी